ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय तेरावा हंसरूपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन भगवान श्रीकृष्ण म्हणतात सत्व रज आणि तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत आत्म्याचे नव्हे सत्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्ध सत्वाने वृत्तीरूप सत्वगुणाचाही त्याग करावा माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्तिरूप धर्माची वाढ होते सात्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होईल कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोब नष्ट होतो शास्त्र पाणी प्रजा देश काळ कर्म जन्म ध्यान मंत्र आणि संस्कार हे दहा गुणांच्या वाढीची कारणे आहेत श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात ते सात्विक समजावेत ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात ते तामस समजावेत माणसाने सत्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्विक पदार्थांचेच सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील बांबूंच्या एकमेकावर घासण्याने उत्पन्न झालेला अग्नी जसा बांबूचे वन जाळून स्वतः शांत होतो त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणाने उत्पन्न झालेले देह सत्वगुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात उद्धवाने विचारले भगवन साधारणत सर्वच माणसांना हे माहीत आहे की विषय हे संकटाचे घर आहे तरीसुद्धा ती माणसे कुत्री गाढवे आणि बोकडाप्रमाणे ते विषय का भोगतात तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना उत्पन्न होते तेव्हा त्याच्या सत्वगुण प्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो रजोगुणाने घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करू लागते नंतर त्याच त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना उत्पन्न होते त्या कामनांच्या अधीन झालेला व मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी कामे करतो कारण तो रजोगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो रजोगुण तमोगुणाने ज्ञानी माणसाची सुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत हे जाणून त्यामध्ये आसक्त होत नाही म्हणून साधकांनी त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन आणि प्राण यावर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्येच स्थिर करावे माझे शिष्य असणाऱ्या सनकाधिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितले आहे तेव्हा उद्धवांनी विचारले हे केशवा हा योग आपण सनकाधिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उपदेशला होता ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो तेव्हा श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकाधिकानी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती सनकाधिकांनी विचारले तात हे चित्त स्वभावताच विषयांच्या ठिकाणी आसक्त राहते आणि ते विषय वासनारूपाने चित्तात राहतात तर मग या संसारातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्या मुमुक्षुनी त्यांना एकमेकापासून दूर कशी ठेवावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले भूतांना उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्याकारणाने पुष्कळ विचार करून सुद्धा त्याला प्रश्नाचा आशय कळलाच नाही प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले तेव्हा मी हंसरूपाने त्याच्यासमोर प्रकट झालो तेव्हा मला पाहून सनकाधिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारले की आपण कोण आहात हे उद्धवा तत्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असे विचारले तेव्हा मी त्यांना जे सांगितले ते ऐक हे विप्रवर जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर आत्मस्वरूप वस्तू एकच आहे मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे बरे उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन बोलू वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्वे सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत म्हणून आपण कोण हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत तत्वत त्याला काहीही अर्थ नाही मनाने वाणीने दृष्टीने किंवा अन्य इंद्रियाने जे काही घेतले जाते ते सर्व मीच आहे माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही हे तुम्ही निश्चित समजा हे पुत्रांनो चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात वासना रूपाने राहतात परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणाऱ्या जीवाचे ध्येय आहेत नेहमी विषयांचेच सेवन करीत राहिल्याने चित्त त्या विषयामध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात म्हणून साधकाने मदरूप होऊन या दोन्हींचाही त्याग करावा जागृती स्वप्न आणि सुसुप्ती या क्रमाने सात्विक राजस आणि तामस या गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत जीव या सर्वांचा साक्षी आहे असा शास्त्रांचा सिद्धांत आहे ज्या अर्थी हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थात बांधून टाकते म्हणून साधकाने तुरीय अवस्थारूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचे बंधन तोडावे त्यामुळे विषय आणि चित्त या दोन्हींचाही परस्पर संबंध तुटतो मी माझे या अहंकारानेच बंधन निर्माण होते त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणाऱ्याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच राहावी जोपर्यंत मनुष्य हा अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीने नाहीसा करीत नाही तोपर्यंत तो जागृत असूनही अज्ञान निद्रेत झोपलेलाच समजावा त्याचेही जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मिथ्या होईल वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहाधिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचे सुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रम धर्म त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे जो बाल्य तारुण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणाऱ्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो तोच स्वप्नावस्थेत त्यांच्यासारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी चेतन आत्मा एकच आहे ज्याने स्वप्न पाहिले जो गाढ झोपला होता तोच मी जागा आहे या प्रत्येक भिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते मनाच्या या तीन अवस्था गुणामुळेच झाल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेल्या आहेत असा निश्चय करा नंतर सगळ्या संशयाचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमान प्रमाण व संतांचे उपदेश यापासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खडगाने छिन्न विछिन्न करा आणि आपल्या हृदयात स्थित असलेल्या माझे परमात्म्याचे भजन करा हे जग हा मनाचाच एक खेळ आहे भास आहे आलात चक्रासारखे हे अतिशय चंचल आहे हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे विज्ञान म्हणजे एक परमात्माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो गुणांचे कार्य म्हणून जो हा तीन प्रकारचा भेद दिसतो ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटी आहे म्हणून साधकाने हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावे आणि आत्मानंदात मग्न असावे व्यवहारासाठी कधी काही दिसले तरी हे खरे नाही असा निश्चय करून ते सोडून दिलेले असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही शरीर आशेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कार राहील मदिरेने धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे दैवयोगाने तो कुठे गेला की आला आहे हेही माहीत नसते प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्याकारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्म शिल्लक आहेत तोपर्यंत तो पडण्याची वाट पाहत असतो समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करीत नाही तसाच हे ऋषिनू सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितले आहे तेच मी तुम्हाला सांगितले मी यज्ञ स्वरूप भगवान स्वतःच तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंस रूपाने आलो आहे असे समजा हे श्रेष्ठ ब्राह्मणानू योग सांख्य सत्य रूत तेज श्री कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे समता अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत ते सर्व निर्गुण निरपेक्ष सर्वांचा सुरद सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात या माझ्या उपदेशाने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करू लागले त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली नंतर ब्रह्मदेवांच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो या ठिकाणी तेरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री असतो